श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग विसावा नंतर भुजंड म्हणाले आम्ही ज्या कल्पात उत्पन्न झालो त्या कल्पात हे जगत अशा आकाराने व अवयव रचनेने दीर्घकाल स्थित होते तसेच आताही स्थित आहे त्यामुळे ते या जगातहून अत्यंत भिन्न नाही म्हणूनच त्यावेळचा कल्पवृक्ष या वृक्षाहून जरी वेगळा निराळा होता तरी हाही तसाच असल्यामुळे या वृक्षावरील घरट्यात आम्ही येऊन प्रवेश केला असे मी वर म्हटले आहे हे मुनिंद्रा हे प्रस्तुत जगत पूर्व जगासारखेच आहे असे प्रत्यक्ष पाहणाऱ्या मी केवळ दृढ परिचयामुळे भूतकाळच्या वृत्तांताचाही वर्तमान काळच्या वृत्तांतासारखा निर्देश केला आहे दीर्घकालापासून साचलेले माझे पुण्य आज फळास आले त्यामुळे हे मुने मी आज आपल्याला निर्विघ्नपणेच पाहत आहे तुझ्या दर्शनाने आज हे घरटे ही शाखा हा मी व हा वृक्ष ही सर्व पवित्रतेस प्राप्त झाली आहेत मी पक्षाने अर्पण केलेले हे अर्ध्य हे पाद्य घेऊन व मला पावन करून आणखी मी कोणती सेवा करू त्याची आज्ञा कर श्री वसिष्ठ म्हणाले रामा हे अर्ध्य व हे पाद्य असे म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा स्वतः ते देणाऱ्या भूषंड पक्षाला मी म्हटले हे पक्षीश्रेष्ठा तुझे ते तशा सामर्थ्याने युक्त असलेले व महाबुद्धिमान भ्राते येथे का दिसत नाहीत तू एकटाच आम्हाला दिसत आहेस त्यावर भूषंड म्हणाले हे मुने आम्ही येथे राहू लागल्यापासून फार दीर्घकाळ निघून गेला हे निष्पापा दिवसाच्या मागून दिवस जसे भराभर निघून जातात त्याप्रमाणे युगांच्या परंपराच क्षीण झालेल्या आहेत तेवढ्या कालात माझे सर्वच धाकटे बंधू तृणाप्रमाणे आपापली शरीरे टाकून कल्याणरूप पदात मिळून गेले आहेत ज्याचे स्वरूप कोणालाही दिसत नाही अशा कालाकडून मोठमोठे संतही बलाढ्यही असलेले सर्वच दीर्घायुषी प्राणी भक्षण केले जातात श्री वसिष्ठ म्हणाले हे साधू ज्यांनी आपल्या खांद्यावर बारा आदित्य व चंद्र यांना माळेप्रमाणे धारण केले आहे व जे प्रवाहादी वास्तस्कंदातून अधिक वेगवान आहेत असे प्रलय प्रलय वायू वाहू लागले असता तुला खेद होत नाही का बाबा रे उदयाचल अस्ताचल इत्यादी पर्वत व मोठमोठी अरण्ये यांच्या समूहास त्यांनी जाळून टाकले आहे अशा दीर्घकाल अगदी समीप असलेल्या सूर्याच्या किरणांनी तुला ताप होत नाही का पाण्याला ज्यांनी दगडाप्रमाणे घट्ट केले आहे अशा चंद्राच्या शीत किरणांनी व प्रलयकाल समीप आला असता त्यावेळच्या मेघांनी केलेल्या गारांच्या वृष्टींनी तुला दुःख होत नाही का सतत येथे विश्रांती घेत राहिलेल्या व कुऱ्हाडींनाही बोथट करण्यासारख्या दवांच्या शिला करणाऱ्या कल्पांतीच्या मेघमंडलाकडून तुला त्रास होत नाही का अतिशय उंच स्थानी असलेला हा अतिशय उंच कल्पवृक्ष जगाच्या भयंकर क्षोभाने क्षुब्ध कसा होत नाही भुषंड म्हणाले हे ब्रह्मण सर्व भूतांमध्ये काकपक्षाची ही जीविका अतिशय तुच्छ आहे आकाश हेच तिचे आधारस्थान आहे काकाच्या जीविकेची सर्वांकडून अवहेलना केली जाते विध्याताने असल्या अतिक्षुद्र योनीमध्येही मोठ्या प्रीतीने निर्जनवनात आणि शून्य आकाश मार्गात जीविका कल्पली आहे हे मोठे आश्चर्य होय हे प्रभू या असल्या जातीत उत्पन्न झालेल्या व आशापाशांनी बद्ध असलेल्या चिरंजीव पक्षालाही शोकराहित्य कोटचे तथापि हे भगवन आम्ही नित्य आत्मसंतोषात स्थित झालो आहोत आम्ही निसत्व पदार्थामध्ये मोहित होत नाही आम्हाला कधी विशिष्ट भ्रम होत नाही आम्ही केवळ स्वरूपातच संतुष्ट आहोत दुसऱ्याला पीडा देणे इत्यादी क्लेशावह क्रियांपासून आम्ही मुक्त आहोत ब्रह्मन आम्ही या आपल्या घरात आपला हा काल लुटीत आहोत आम्ही जिवंत राहून कर्म करण्याची इच्छा करीत नाही मरून देहाचा नाश व्हावा असेही इच्छित नाही तर आता जसे स्थित आहो तसेच पुढेही सर्व कामना शून्य व त्यामुळेच नित्य सिद्ध निरतिशयानंद स्वभावाने राहू लोकांच्या जन्ममरणादी दशा पाहिल्या सर्व दृश्य मिथ्या आहे असा निर्णय करविणाऱ्या स्वप्नादी दृष्टांत दृष्टी पाहिल्या खरोखर आमच्या मनाने आपले चंचल स्वरूप टाकले आहे ज्याच्यावर आत्मप्रकाश सतत आहे व जो नित्य त्रिविध तापशून्य आहे अशा या कल्पवृक्षावरील या स्थानी बसून मी सदा कालाच्या कलांची गती जाणतो म्हणजे कल्पांत होईपर्यंत या कल्पवृक्षाच्या प्रभावानेच मला खेद होत नाही हे ब्रह्मन रत्नगुच्छाच्या प्रकाशाने संपन्न असलेल्या या कल्पतलागृहात मी प्राण व अपन यांच्या प्रभावाने स्वरोदय शास्त्रात सांगितलेल्या उपायाने नेहमी कालकलागती कल्प जाणतो जेथे दिवस व रात्र यांचेही भान होत नाही अशा या उंच पर्वत शिखरावर आपल्या बुद्धीने मी लोक काल क्रम व त्यांची स्थिती यास जाणतो हे मुने सारासाराचा निर्णय करणारे माझे मन आत्मबोधामुळे विश्रांतीस प्राप्त झाले आहे त्याने आपले चापल्य सोडले आहे ते शांत व अगदी स्थिर झाले आहे त्यामुळेही मला खेद होत नाही अल्पशात भरीनेही भयभीत होणाऱ्या भूलोकींच्या कावळ्याप्रमाणे संसारातील व्यवहारापासून उत्पन्न झालेल्या मिथ्या आशापाशांनी मी व्याकुळ होत नाही अत्यंत उपशमधर्माने युक्त व प्रकाशाने शीतल अशा बुद्धीने ही जगद्रूपी माया पाहणारे आम्ही पूर्ण धैर्य संपन्न झालो आहोत हे महाबुद्धिमान मुने दशांच्या क्रमाला अनुसरून भयंकर दशा जरी प्राप्त झाल्या तरी आम्ही स्फटिकादी निर्मल दगडाप्रमाणे होऊन स्थिरचित्त राहतो ही चंचल जगत स्थिती आरंभी फार सुंदर दिसते पण तिचा पुन्हा विचार केला असता त्यातील काहीही आम्हाला पीडा करीत नाही या जगातील सर्वच भूते मरून जातात व जन्मून पुन्हा येतात किंवा परमार्थ दृष्ट्या यातील काही जात नाही व येत नाही तेव्हा भगवन आम्हाला यात भय कशाचे सर्व भूत समुदाय हेच जे तरंग आहेत अशा कालसागरात प्रवेश करणाऱ्या संसार नदीच्या तटावर जरी आम्ही आहो तरी त्या संसार नदीचा आदर करीत नाही आम्ही त्यातील काही टाकत नाही काही घेत नाही येथे स्थित असलेल्या आम्ही येथून उठतही नाही काटे असलेल्या भूमीवरून मनुष्य जसा हळूहळू चालतो त्याप्रमाणे केवळ प्रारब्ध प्राप्त व्यवहार सिद्ध होण्यासाठी आम्ही त्यातून मोठ्या सावधान सावधानपणे चालतो पण तत्वदृष्ट्या संसाराचा उच्छेदच करत असल्यामुळे आम्ही क्रूर आहोत सारांश अशा रीतीने आम्ही या वृक्षावर स्थित आहोत शोक भय आयास यांनी रहित असलेल्या तुझ्यासारख्या संतुष्ट उत्तम पुरुषाकडून अनुग्रहित होऊन आम्ही निरुपद्रव होऊन राहिलो आहोत भगवन आमचे मन केवळ व्यवहार सिद्ध होण्यासाठी जरी इतस्ततः पसरत असले तरी वृत्तीमध्येच अडकून राहत नाही व ते तत्वार्थाला सोडूनही कधी असत नाही मन निर्विकार व क्षोभरहित होऊन आत्म्यामध्ये शांत झाले असता आम्ही चित्तरंगाच्या द्वारा प्रतिपदेच्या दिवशी महासागराप्रमाणे अत्यंत वृद्धी पावलो आहोत चंद्रदर्शनाने समुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे आत्मानुभवाने आमच्या वृत्तिरूप आनंदाला भरते आले आहे हे ब्रह्मन मंदर पर्वताच्या सहाय्याने क्षीरसागराचे अंग अमृताच्या उद्देशाने जसे शुद्ध केले जाते तसेच आज आम्ही आपल्या आगमनाने दृष्टचित्त झालो आहोत ज्यांनी सर्व येषणांचा त्याग केला आहे असे संत आपल्याकडे येतात याहून आपले अधिक कुशल काही आहे असे मला वाटत नाही विचार केला नाही तोपर्यंतच रम्य वाटणाऱ्या भोगांपासून काय मिळणार काहीही नाही पण सत्संगरूप चिंतामणीपासून सर्वज्ञान प्राप्त होते ज्याची वाणी स्निग्ध गंभीर रम्य मधुर उदार व धीर आहे असा तूच एक या त्रैलोक्य कमलाच्या मध्यभागी भ्रमराकार आहेस ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशाही माझे दुष्कर्म आपल्या दर्शनाने शांत झाले आहे त्यामुळे हे साधू आज हे माझे जन्म सफल झाले आहेत असे मी समजतो कारण साधूंचा संग सर्व भयाचा अपहार करणारा असतो इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे विशाह सर्ग श्रीराम